रामकृष्ण गोविंद एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासुनात्मन अन्वय व्यतिरेकाभ्या यत सर्वत्र सर्वदा बस भगवान म्हणतात दिलीप आपटे दुसरं काहीही करू नकोस काहीही करण्याची जरुरी नाही तुझा योगक्षेमच नव्हे तर तुला मोक्ष देण्याचं काम माझ्याकडं तुला जिवंत जितका दिवस वर्ष ठेवायचे तेवढं ठेवण्याची जबाबदारी माझी तू हेच कर तुला मी जन्माला घातला त्यावेळेला प्रत्येक दिवसाच्या ठराविक घासाची सोय करूनच पाठवलेलं आहे तू काय म्हणतोस मी केलं मी केलं तर त्याला ओट मात्र आहे की मी सगळं सगळं सांभाळतो तू फक्त एतावदेव जिज्ञासम एवढीच जिज्ञासा कर जन्मभर की सर्वत्र सर्वदा सर्व रूपात भगवत तत्व आत्मतत्व परिपूर्णतेने आहे एतावदेव जिज्ञासम हा अन्वय व्यतिरेकाभ्या अन्वय आणि व्यतिरेक मला वाटतं याबद्दल आपण स्पष्टपणे बघितलेलं आहे या पद्धतीनं तू जाण दुसरं सांगतो प्रत्यक्ष आणि अनुमान काहीतरी अनुमान आहे ना तुम्ही काहीतरी प्रत्यक्ष गोष्ट बघून काहीतरी निष्कर्ष काढता की नाही एखादा माणूस तुमच्याकडे येतो तुम्हाला सांगतो मला पाच हजार रुपये द्या मी तुम्हाला महिन्याभरात परत करतो तुम्ही तो जे प्रत्यक्ष सांगतोय ते मागचा तुमचा अनुभव मागचा त्या व्यक्तीचा इतरांच्या बरोबर अनुभव त्याच्याबद्दलचं एकंदर पसरलेलं मत यावरून अनुमान काढता की नाही की हा माणूस खोटं बोलत आहे हा परत करणार नाही तस ही सृष्टी म्हणजे काय आहे <coughs> हे जे मी तुला सांगितलं मायेचं स्वरूप सांगितलं माझ स्वरूप सांगितलं यावरून थोडं एक अनुमान काढ चिंतन कर विचार कर आणि एक ठर निश्चयाला ये सर्वत्र सर्व रूपात सर्व काळी केवळ आणि केवळ आत्मतत्व आहे मी नाही ही सृष्टी नाही जे दिसत ते नाही ते भ्रम आहे साप नाही दोरीच आहे सृष्टी नाही भगवंतच आहेत या निष्कर्षाला ये आणि निष्कर्षाला आलास तरी सुद्धा हे द्वैत मीच निर्माण केलेलं आहे त्या द्वैतात तू व्यवहार कर सगळीकडे मीच परिपूर्णतेने आहे म्हणून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर पाच लाख असतील तर पाचशे पाचशेच्या नोटा सगळ्या काढा आणि रस्त्यावरून वाटत जा कारण सर्वदा सर्व रूपात सर्वत्र तेच आहेत मग कशाला पैसा असं नाही व्यवहार पाळावा भाग गीतेत म्हटलेलं आहे मातीचं ढेकूळ आणि सोनं सारखंच मान पण म्हणून मातीचं ढेकूळ लॉकर मध्ये ठेवायचं आणि सोनं रस्त्यावर फेकायचं असं का गीता शिकवते नाही तर तू एका ठराविक प्रमाणात ठराविक दिलेल्या पद्धतीने भागवत धर्माचं आचरण करून जग आचरण कर पण याचा सतत भान ठेव की हे सगळं खोट आहे मला माझ संचित संपवून परत परत येण्याचा हा फेरा चुकवण्याला भगवंतानी दिलेली संधी आहे आणि त्यासाठी दिलेलं हा मनुष्य देह हे साधन आहे त्याचा वापर कर व्यवहार कर संसार कर परंतु पुरता माझी डायरेक्शन जी आहे तुला त्या डायरेक्शननी वाघ काय आहे काय आहे भान पाहिजे मला नेहमी उदाहरण सुस्त कारण ते मला पटतंय श्रीराम लागूने कुठल्या तरी एका नाटकात तो गौण मुद्दा आहे नाटकाचं नाव परंतु त्याने मला घर देता का हो घर अहो त्यांचं ते फाटकं धोतर कळकट मळकट शर्ट पायात चपला नाही आणि ते अशा अवस्थेत वनवाणी अनवाणी आहे आणि मला कुणी घर देता का हो घर हो this is the direction of the director आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पार पाडली परंतु अहो ते नाटकात काम करत असताना त्यांना भान होत ना माझं मूळ स्वरूप डॉक्टर श्रीराम लागू आहे मला घर किंवा घर आहेत मुलं बाळ आहेत संसार आहे हे त्यांना भान असतं की नाही परंतु त्याचं भान ठेवून त्याला डायरेक्टरने ज्या सूचना आणि रोल दिला तो उत्तम प्रकारे पार पाडतायत तसं भगवंताने सांगितलं तू माझ्या कुटुंबातला आहेस तुझं स्वरूप असं आहे तू आत्मरूप आहेस हे नक्की पण तुझं संचित संपवायसाठी तू या दिलीप आपटे नावाच्या देहाने जा तुझं कार्य कर माझ भान ठेवून कार्य कर संप सगळं तुला ते संचित संपवायसाठी मी रोग दिलेले आहेत ते रोग नको माझी सुटका कर असं म्हणू नकोस रोग देऊन तुझं संचित संपवायची तुला मी संधी दिलेली आहे रोग रोग असू देत व्याधी व्याधी असू देत तू माझ्याशी अनुसंधान ठेव आणि मला येऊन मिळ ते तावदेव जिज्ञासम बस दुसरं काही करू नकोस असं भगवान सांगतात आणि हे मला या मनुष्य जन्मात साधायचं आहे हे चतुश्लोकी भागवत आता मी किती गुंतलो आहे संसारात मला यक्षात सर्वत्र सर्वदा सर्व काळी सर्व रूपात सर्वत्र आत्मतत्व आहे या सत्याची आठवण दिवसभरात किती आणि केव्हा येते विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मी पूर्णपणे विसरलो आहे माझं मूळ स्वरूप आणि मी दिलेल्या डायरेक्टरनं दिलेल्या कामा बरं हुकूम कामातच गुंतून गेलोय आता उद्या जर खरोखरच श्रीराम लागू रस्त्यावर अनवाणे फिरत मला घर देता का हो घर म्हणून भिकाऱ्यासारखं हिंडायला लागले तर तुम्ही म्हणाल भ्रमिष्ट झालेत अहो त्यांच्याकडे लाखो करोड हे उदाहरण आहे बरं का यातल्या गोष्टी त्यांचं एक घर आहे का दहा लाखो रुपयात का करोड मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही परंतु त्यांना घर आहे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे पण हे मूळ स्वरूप ते तात्पुरतं विसरतात संसार करताना विसरत सुद्धा नाही त्यांना त्याचं भान आहे पण ते नाटकात गुंतलेले आहेत नाटकाची भूमिका उत्तम करत आहेत मला सुद्धा भगवंतानी पृथ्वी तलावर जाऊन मी तुला ही संधी दिलेली आहे हे सगळं तुझं गाठोड संपव ते संपवण्यासाठी तुझ्याकडं सुखाचे अनुभव ठेवलेत दुःखाचे अनुभव ठेवलेत संकटाचे अनुभव ठेवलेले आहेत त्या सगळ्याचा अनुभव घेत घेत एतावदेव जिज्ञास्यम यक्षात सर्वत्र सर्वदा बस दुसरं काही नाही आणि या चतुश्लोकाची भागवताची शेवट करताना म्हटलेला एतन्मतम समातिष्ठ परमेण समाधिना भवान कल्प विकल्पेशु न विमुह्यति कर शेवट का श्लोक ब्रह्मदेवा तू अविचल ने या सिद्धांता पूर्ण निष्ठा ठेव यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह निर्माण होणार नाही आश्वासन दिले भगवंतानी आता चतुश्लोकी भागवताचा विषय एकतर अत्यंत अवघड गूढ रहस्यमय प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेला तो मला किती समजला याबद्दल शंका आहे मी कसा आणि किती सांगू शकलो याबद्दल शंका आहे मी सांगितलेल्यातलं तुम्हाला किती समजलं आणि ते बरोबर मी सांगितलं का चुकीचं सांगितलं याबद्दल शंका आहे पण तरी सुद्धा आपण एक केविलवाना प्रयत्न केलेला आहे माझ्या दृष्टीनं मी प्रयत्न केला तुम्ही तुमच्या दृष्टीनं प्रयत्न करा आणि जन्मभर कायम सतत मी गेलो कुठही लग्नाला तरी एतावदेव जिज्ञास्यम शिष्यात सर्वत्र सर्वदा इथं जी जी काय मंडळी ज्या ज्या रूपात दिसत आहेत जी जी दागिने घालून आलेली आहेत ज्या ज्या मानसिकतेत आहेत त्या सर्व अवस्थेत त्या सर्व रूपात भगवंत आहेत असा एकदा तरी विचार लग्नाच्या दोन तीन तासाच्या कार्यक्रमात मनात येतो का नवरा बायको दोघ जण शेजारी शेजारी बसले पण ते भगवत स्वरूप आहे इतकी मंडळी हॉलमध्ये हजार लोक एकत्र झालेले आहेत कुणी सेल्फ लावले कुणी दागिने हिऱ्याचे घातलेत कुणी सोन्याचे घातलेत कुणी काही नाही खोटे घातलेत साड्या नेसल्यात पुरुषांनी चांगले कपडे घातलेले आहेत दारात चपला ठेवल्या आहेत कुणाचं लक्ष चपलात आहे कुणाचं लक्ष लग्नात आहे कोण मिरवायला आले काय जे काय मानसिक शारीरिक अवस्था प्रत्येकाची आहे भगवंता ती तुझी रूप आहेत मी तुला बघत आहे इतक्या रूपात आणि मी आश्चर्यानं चकित होत आहे काय हे तुझं रूप फक्त या हॉलमध्ये जर एवढी माणसं आहे तर सृष्टी तलावरचा प्रत्येक माणूस म्हणजे तू काय हे तुझी अगाध लिहिला असा विचार त्यावेळेला येतो का एकदा तरी भगवंत म्हणतात एतावदेव जिज्ञास्यम बस ही जिज्ञासा कर याचा अभ्यास कर याचा विचार कर याच्यावर चिंतन कर की याच्यात सर्वत्र सर्वदा सर्व रूपाने सर्व ठिकाणी सर्व काळी भगवान म्हणतात मी आणि मीच आहे चतुश्लोकी भागवताचा विषय नारायणाच्या कृपेने झाला झाला काय तो संपू नये मी सतत त्याच्यातच चिंतनात राहो अशी प्रार्थना करू त्याला कळकळीने भगवंता हे समजू दे सगळं तूच कृपा कर अशी प्रार्थना करू आणि इथं अल्पविराम घेऊ रामकृष्ण गोविंद